ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमहा अध्याय सातवा बृहस्पतीकडून देवांचा त्याग आणि विश्वरूपाचा देवगुरु म्हणून स्वीकार राजाने विचारले भगवन देवाचार्य बृहस्पतींनी देवांचा त्याग का केला आपल्या गुरूंचा देवांनी कोणता अपराध केला होता ते मला सांगा तेव्हा शुक म्हणाला राजन त्रैलोक्याचे ऐश्वर्य मिळाल्याने इंद्राला त्याचा गर्व झाला त्यामुळेच तो अधर्माने वागू लागला होता एके दिवशी सभेमध्ये मरुद्गण वसु रुद्र आदित्य रुभू विश्वेदेव साध्य अश्विनीकुमार सिद्ध चारण गंधर्व ब्रह्मज्ञानी मुनी विद्याधर अप्सरा किन्नर पक्षी आणि नाग त्यांची सेवा आणि स्तुती करीत होते सगळीकडे मधुर स्वराने त्याच्या कीर्तीचे गायन चालू होते डोक्यावर चंद्र मंडलाप्रमाणे सुंदर शुभ्र छत्र शोभत होते चौऱ्या पंखे इत्यादी महाराजांना योग्य अशी सामग्री तिथे होती या सभेमध्ये अर्ध्या आसनावर बसलेल्या इंद्राणीसह इंद्र अतिशय शोभून दिसत होता त्याचे स्वतःचे आणि सर्व देवांचे परम आचार्य बृहस्पती जेव्हा तिथे आले तेव्हा सुरासुराने नमस्कार केलेल्या त्यांना सभेत आलेले पाहूनही इंद्र उभा राहिला नाही की त्याने त्यांना आसन वगैरे देऊन त्यांचा सत्कार केला नाही एवढेच नाही तर तो आपल्या आसनावरून हल्ला सुद्धा नाही त्रिकालदर्शी समर्थ बृहस्पतीने पाहिले की याला ऐश्वर्याचा माज चढला आहे झाले ते ताबडतोब तेथून निघून गुपचूप आपल्या घरी आले परीक्षिता त्याचवेळी आपण गुरूंची अवहेलना केल्याचे इंद्राच्या लक्षात आले आणि भरसभेत तो स्वतः आपलीच निंदा करू लागला अरे रे ऐश्वर्याच्या नशेत सूर होऊन मी मूर्खाने भरसभेत आपल्या गुरुदेवांचा तिरस्कार केला खरेच मी हे किती वाईट केले कोणता विवेकी पुरुष या स्वर्गातील देखील राजलक्ष्मीची इच्छा धरी आज हिनेच तर मला देवराज असून सुद्धा राक्षस बनवले जे लोक असे म्हणतात की सार्वभौम राजसिंहासनावर बसलेल्या सम्राटांनी कोणासाठीही उठू नये ते धर्माचे खरे स्वरूप जाणत नाहीत असा उपदेश करणारे कुमार्गाकडे घेऊन जाणारे होत ते स्वतः घोर नरकात जाऊन पडतात शिवाय जे त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतात तेही दगडाच्या नावेत प्रमाणे बुडून जातात माझे गुरुदेव बृहस्पती ज्ञानाचे अथांग सागर आहेत मी फारच उद्धटपणा केला आहे आता मी त्यांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांची मनधरणी करीन इंद्र असा विचार करीत होता तेवढ्यात बृहस्पती आपल्या घरून निघून योग बलाने अंतर्धान पावले देवराज इंद्राने आपल्या गुरुदेवांचा पुष्कळ शोध केला परंतु त्यांचा ठाव ठिकाणा समजला नाही तेव्हा गुरुशिवाय आपण असुरक्षित आहोत असे समजून देवासह पुष्कळ विचार करूनही जेव्हा त्याला उपाय सापडला नाही तेव्हा तो अस्वस्थ झाला दैत्यानं सुद्धा हे समजले तेव्हा त्या मदोन्मत्त असुरांनी आपले गुरु शुक्राचार्यांच्या आज्ञेनुसार देवांवर विजय मिळवण्यासाठी शस्त्रे उगारून हल्ला केला त्यांनी देवांवर इतक्या तीक्ष्ण बाणांचा वर्षाव केला की त्यांची मस्तके मांड्या बाहू इत्यादी अवयव तुटून पडू लागले तेव्हा इंद्रासह सर्व देव मस्तक लवून ब्रह्मदेवांना शरण गेले स्वयंभू भगवान ब्रह्मदेवानी देवांची अशी दुर्दशा पाहून त्यांचे हृदय अत्यंत करुणेने भरून आले ते देवाला धीर देत म्हणाले देवानो ऐश्वर मदामुळे तुम्ही ब्रह्मज्ञानी वेदज्ञानी संयमी गुरुचा सत्कार केला नाही ही खरोखर फार वाईट गोष्ट केली देवानो आज वैभवशाली असूनही निर्बल शत्रूंपुढे तुम्हाला मान खाली घालावी लागत आहे हे तुमच्या त्या उर्मटपणाचेच फळ आहे देवराज पाहना तुमचे शत्रूसुद्धा गुरूंचा तिरस्कार केल्यामुळे प्रथम अत्यंत निर्बल झाले होते परंतु आता भक्तिभावाने त्यांची आराधना करून ते पुन्हा मानाने संपन्न झाले आहेत शुक्राचार्यांना दैवत मानणारे हे दैत्य थोड्याच दिवसात माझा ब्रह्मलोकही हिरावून घेतील शुक्राचार्यांच्या शिष्यांच्या सल्ला मसलती बाहेर फुटत नाहीत ते स्वर्गच काय पाहिजे तो लोक जिंकू शकतात जे श्रेष्ठ मनुष्य ज्ञानी गोविंद आणि गायींना आपले ईश्वर मानून त्यांची कृपा संपादन करतात त्यांचे कधीच अमंगल होत नाही म्हणून आता तुम्ही ताबडतोब तोष्ट्याचे पुत्र विश्वरूप यांच्याकडे जा आणि त्यांची सेवा करा ते खरे संत तपस्वी आणि संयमी आहेत त्यांच्या असुरावरील प्रेमाला तुम्ही क्षमा करू शकलात आणि त्यांचा सन्मान केलात तर ते तुमचे काम करतील शुकदेव म्हणाला परीक्षिता ब्रह्मदेवाने असे सांगितल्यावर त्यांची चिंता दूर झाली ते तोष्ट्याचे पुत्र असणाऱ्या विश्वरूप ऋषींच्याकडे गेले आणि त्यांना आलिंगन देऊन म्हणाले पुत्रा तुझे कल्याण असो आम्ही तुमच्या आश्रमात अतिथी म्हणून आलो आहोत आम्हा वडिलांची समयोचित अभिलाषा पूर्ण कर ज्यांना मुले झाली आहेत त्या सत्पुत्रांचाही खरा धर्म हाच आहे की त्यांनी आपल्या वडील माणसांची सेवा करावी मग जे ब्रह्मचारी आहेत त्यांच्याबद्दल काय बोलावे वत्सा आचार्य वेदाची मूर्ती पिता ब्रह्मदेवाची मूर्ती भाऊ इंद्राची मूर्ती आणि माता साक्षात पृथ्वीची मूर्ती असते बहीण दयेची मूर्ती अतिथी धर्माची मूर्ती अभ्यागत अग्नीची मूर्ती आणि सर्व प्राणी आपल्या आत्म्याचीच मूर्ती आत्मस्वरूप असतात म्हणून पुत्रा आम्हा दुखी वडिलांचे शत्रूकडून झालेल्या पराभवाचे हे दुःख आपल्या तपोबोलाने नाहीशी कर आणि आमच्या आज्ञेचे पालन कर तू ब्रह्मनिष्ठ असल्याने आमचा गुरु आहेस आम्ही तुझा आचार्य म्हणून अंगीकार करून तुझ्या शक्तीने अनायाचे शत्रूंवर विजयी प्राप्त करू हे ब्रह्मण कामाच्या वेळी लहानांच्या पाया पडणे ही निंद नाही वेदांचे ज्ञानच मोठेपणाला कारण असते नुसते वय नव्हे शुकाचार्य म्हणाला जेव्हा देवाने अशा प्रकारे विश्वरूपाला पौरोहित्य करण्याची प्रार्थना केली तेव्हा परम तपस्वी विश्वरूपाने प्रसन्न होऊन त्यांना अत्यंत प्रिय आणि मधुर शब्दात म्हटले पौरोहित्याचे काम ब्रह्मतेच क्षीण करणारे आहे म्हणून धर्मशील महात्म्यांनी त्याची निंदा केली आहे परंतु आपण माझे वडील आहात आणि आपण लोकेश्वर असून सुद्धा त्यासाठी मला प्रार्थना करीत आहात अशा स्थितीमध्ये आपला शिष्य असलेला मी आपल्याला नकार कसा देऊ आपल्या आज्ञेचे पालन करण्यातच माझे हित आहे देवगण हो शेतातील धान्य काढल्यानंतर किंवा धान्याचा बाजार उठून गेल्यानंतर तिथे पडलेले काही धान्य गोळा करून आणणे हेच आमच्यासारख्या संग्रह न करणाऱ्यांचे धन असते आणि त्यावरच आम्ही आमचे देवकार्य आणि पितृकार्य संपन्न करतो हे लोकपालानो अशा स्थितीमध्ये मी पौरोहित्यासारखे निंदनीय कृत का बरे करावे ज्यांची बुद्धी बिघडलेली असते असेच लोक त्याने खुश होतात तरीसुद्धा मी आपल्या कामाला नकार देऊ शकत नाही कारण आपल्यासारख्या वडीलधाऱ्यांची मागणी कितीशी आहे म्हणून मी आपली सर्व मागणी तन मन धनाने पूर्ण करेन शुकाचार्य म्हणाला विश्वरूप मोठा तपस्व होता देवाना असे वचन देऊन ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी पौरोहित्यासाठी नेमलेला तो त्यांचे काम अतिशय मनापासून करू लागला शुक्राचार्यांनी जरी आपल्या ज्ञानाच्या बळावर असुरांची संपत्ती सुरक्षित ठेवली होती तरीसुद्धा सामर्थ्यवान विश्वरूपाने वैष्णवी विद्येच्या प्रभावाने त्यांच्यापासून ती संपत्ती हिरावून घेऊन देवराज इंद्राला दिली ज्या विद्येने सुरक्षित होऊन इंद्राने असुरांच्या सेनेवर विजय मिळवला तिचा उदारबुद्धी विश्वरूपानेच त्याला उपदेश केला या ठिकाणी सातवा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू